अशाने तत्वज्ञान होत नाही तत्वज्ञान त्याच्यात शिरून त्यातला गाभा काय आहे समजून घेण्याने होत असतो या तंत्राप्रमाणे या शक्तीच्या माध्यमातून हे कळतो तिला विरजा शक्ती असं म्हणतात ती भगवान शंकराच्या स्वाधीन असते म्हणून हा विरजा शक्तीचा मालक जो द्वार गणेश याच्या एका बाजूला म्हणजे एका अंगाला उजव्या अंगाला भगवान शंकर राहतात यांचं उजवं शरीर म्हणजे शंकर आणि याचं डावं शरीर म्हणजे देवी पार्वती याला उमा महेश म्हणतात ही उमा सगळ्यामध्ये आहे ज्याला आम्ही ब्रह्मविद्या म्हणतो त्यालाच मुसलमान मीम म्हणतात आमची उमा त्यांचा मीम मीम म्हणजेच ओम परंतु मुसलमान शास्त्रात गेलं कुराण शरीफ म्हणजे मीम फार मोठा अक्षर वर्णन केल्या जातं आमच्यातही त्याचं तसंच वर्णन असतं पण फार थोडं निराळ्या पद्धतीनं असतं तो मंत्रशास्त्राचा विषय आहे तो दुसरा त्याची आत्ता इथे काही गरज आहे असं नाही याला उमा महेश म्हणतात हे प्रभूचं एक उजवा अंग आणि डावा अंग आहे जे भगवान शंकात या विरजा शक्ती सह वर्तमान तिथे बसणारे द्वार द्विभोज यांचं उजवा अंग जर शंकर आहे आणि यांचं डावा अंग जर शक्ती आहे पार्वती आहे तर पार्वती बद्दल ज्याला तितकारा वाटेल त्याला गणेश उपासक म्हणत असतात का कारण ते गणेशाचेच दोन अंग आहेत हे रमा रमेश हे या पूर्वद्वाराच्या गणेशाचे दोन अंग आहेत यांना जर पाहिल्याबरोबर याच्या कपाळाला आड्या पडत असतील हे पांडुरंजन रुक्मिणी काय काढलं फालतू फालतू आणि तू जाणा हा मूर्ख म्हणून समजा याला काही कळलंच नाही ते तंत्र ते त्या पूर्वद्वार गणेशाचं एक उजवा अंग आहे आणि एक डावं अंग आहे असं आहे उमा महेश या दक्षिण द्वार गणेशाचं एक उजवा अंग आहे एक डावा अंग आहे अशीच हे रती आणि मदन या शक्तीसह वर्तमान या पश्चिमद्वाराला आश्रया नावाच्या देवीने राहतात शक्ती जिच्या माध्यमातून अनुभवाला येते त्याला आश्रया म्हणतात शक्ती ज्याचा आश्रय घेते हिचा जो मालक तो आश्रया शक्तीचा मालक हा पश्चिमद्वाराचा गणेश असतो याच्या एका बाजूला मदन असतो एका बाजूला रती असते अर्थात रती मदन त्याज्य नाही किती अंतरावर ठेवून त्यांच्याकडून काम घ्यायचं याच्यावर ते अवलंबित आहे कोणती बाई दिसली की चाललं कुत्र माग कुत्र्यातून तुझ्यात फरक काय ते कोणती मादी आली की कुत्रीच्या मागे चाललं आपलं पळत अरे म्हणजे इकडे काय आला का आला ती आली म्हणून आला अशी रती कोणीही मदनाला आपल्या मागे फिरवत आहे यांच्यावर ज्याचं प्रभुत्व चालतं तो कामद्वाराचा अधिकारी होऊ शकतो म्हणून परमात्मानी हे द्वार सगळ्यात लांब ठेवलं सगळ्यात जवळ आहे धर्म पण त्याची गरज कोणालाच नाही जे महत्वाचं आहे जे जरूर आहे जे पहिलं आहे त्याची गरज कोणाला नाही जे थोडं दूर आहे त्याच्यापासून मारमार सुरू होते अर्थ पाहिजे अर्थ पैसा आणि भोगण्याचं साधन म्हणून ह्या पश्चिमद्वाराची तर सगळ्यांनाच जरूरत आहे प्रभूनं थोडं चार हात लांब ठेवून सुद्धा लोक जितके इकडे या सिद्धीला जातात तितके या बुद्धीला नाही जात कारण सगळ्यांना पाहिजे हे सिद्धी आधी ती जिच्यामुळं मिळते तिची फार जरूर कोणाला नाही मग त्याच्यातले विचारी फार थोडे इकडे जातील अशी ही सिद्धी यांच्यावर प्रभुत्व गाजवते तो दुसरा विषय आत्ता सध्या त्या प्रमुख द्वाराचा विषय आहे इथे रती मदनासह वर्तमान भगवती शक्ती बसलेलेली असते आणि या ठिकाणी द्वार द्विभुज गणेश असतात हे आश्रया नावाच्या शक्तीवर आपलं प्रभुत्व ठेवून असतात याला कामद्वार असं म्हणतात आणि इकडे उत्तरेकडे एका बाजूला मही म्हणजे कर्मशक्ती दुसऱ्या बाजूला वराह म्हणजे ज्ञानशक्ती यांच्या माध्यमातून जे तेज प्रगट होतो त्याला म्हणायचं सूर्य या सूर्यावर ज्याचं नियंत्रण चालतं तो मुक्ती नावाच्या शक्तीसह भगवान गणेश बसलेला असतो त्याचं एक अंग असत मई दुसरं अंग असतं वराह आणि त्याचा आत्मा असतो सूर्य यांच्यावर अधिकार चालवतो तो मुक्तीचा आणि त्या मुक्तीवर ज्याचा अधिकार चालतो त्याला मुक्ती पती किंवा मुक्तीचा मालक असा द्वार विभुज गणेश म्हणत असतात हे तुमच्या उत्तरद्वाराचं वैभव आहे आता या प्रत्येक द्वाराचं महत्व आलं की मग त्या द्वाराच लोकांना फायदा काय याच्याकरता कहाण्या आल्या तुमच्या या क्षेत्राची रचना तीन पद्धतीची आहे या बुद्धी इकडे मोद प्रमोद इकडे सिद्धी आणि इकडे योगिनी याच्या मधला जो हा परिसर आहे याला गर्भागार म्हणतात याच्या पलीकडे इकडे नग्नभैरव इकडे नीलकंठेश्वर इकडे कृत्यवासेश्वर आणि इकडे भीमेश्वर याला देवागार म्हणतात आणि त्याच्या पलीकडे जे आहे त्याला क्षेत्रागार म्हणतात असं क्षेत्रागार देवागार आणि मधलं हे गर्भागार असे निर्णया प्रकारचे तीन तीन टप्पे आहेत याच्या पूर्वद्वारावर पहिला टप्पा भगवती देवी बुद्धीचा आहे आणि परमात्मा जर मिळायचा असेल तर फक्त तिच्या कृपेनं मिळतो आणि तिच्या पलीकडे असतो बुद्धीत बसत नाही तो यो बुद्धे परत असतो सहा अशी भगवद्गीता म्हणते जो बुद्धीच्या पलीकडे आहे त्याला भगवान म्हणतात बुद्धीत होत असतात बुद्धीच्या पलीकडचे विचार मनुष्याला नाही करता येत म्हणून भगवान कसा तुझ्या विचारापेक्षा निराळा त्याला भगवान म्हणतात तुझ्या विचारात जो बसेल तो परमात्माचा एक अंश झाला कोणता तरी परंतु तितकाच भगवान मर्यादित नाही तुझ्या बुद्धीपेक्षा ज्याची बुद्धी अफाट असेल त्याला तसा तो अफाट दिसत असेल म्हणून भगवान बुद्धिरूपी गुहेरी मिळतात या बुद्धीच्या गुहेचं द्वार गुप्त असत या द्वाराची माहिती होईपर्यंत तिथे बसलेल्या साधकाला जड म्हणतात म्हणून जडभरताची कृपा झाली तर हे बुद्धीचं द्वार खोलल्या जातं आणि बुद्धीचं द्वार उघडल्या गेलं तर त्या गुहेत जे काही असतं त्याला मयुरेश म्हणतात असं दर्शन ज्या दिवशी होईल त्या दिवशी शंका कुशंका काही काही शिल्लकच उरायच्या नाही आणि मग तुम्हाला दुःख सुख काही उरायचं नाही हे दुःख सुख सुद्धा सगळे बुद्धीचेच प्रकार आहेत म्हणून या सगळ्यांच्या पलीकडे जेव्हा जाल तेव्हा जडभरत अवस्था होईल आणि ती जडभरत अवस्था ज्या बुद्धीच्या माध्यमातून होते तिथून प्रभूचं पहिलं दर्शन होत आता या बुद्धीला चालना देण्याकरता ज्याची मदत लागते त्याला धर्म म्हणतात हे तिसरं तंत्र आहे या ठिकाणी ज्याच्या कृपेने या धर्माचा आचार होतो ज्यांच्या कृपेने शरीर चालतं त्याला भैरव असं म्हणतात म्हणून हा दुसरा टप्पा या क्षेत्राचा आणि तिसऱ्या टप्प्यावर त्या धर्माचं प्रत्यक्ष ज्ञान आचारापासून धर्माचं ज्ञान होत म्हणून आचार प्रथम धर्म हा आचार हा पहिला धर्म आहे नाही म्हणे मला गणेशाची उपासना करायची मी कसाही करीन कसाही कसा कसाही करीन नाही चालायचं मोरगावचं तिकीट काढलं पाहिजे मोरगावला जाणाऱ्या गाडीतच बसलं पाहिजे नाही म्हणे ही गाडी बारामतीला जाते जाते पण मोरगावला न जाता जाते त्या गाडीत बसला तर नाही म्हणे मी बारामतीच्या गाडीत बसलो होतो बसला असेल पण ती मोरगावून जाणारी होती का तू बुद्धीनं त्याचा विचार का नाही केला का बसला अहो म्हणजे पाठी बारामतीची लागली होती बारामतीची लागली गाडी बारामतीला गेली पण हा म्हणतो मध्ये मोरगाव लागलंच नाही असं कसं होईल आता ती या बाजूने आलीच नाही तू कोण्याही गाडीत जर बसशील तर कसं जाईल म्हणून ह्या सगळ्या घटना ज्या बुद्धीच्या माध्यमातून होतात त्याला द्वार म्हणत असतात हे नुसतेच तिथे एक एक टप्पे केले आणि तिथल्या देवाची नुसतीच पूजा करत उडत चालला द्वार यात्रा करून आला काय द्वार यात्रा काय केली क्षेत्र काळ क्षेत्र कळलंच पाहिजे द्वार यात्रा केली की क्षेत्र कळलं पाहिजे आणि क्षेत्र कळलं तर क्षेत्रनाथ कुठेही दूर नाही आणि क्षेत्रनाथ काय और मतमतांतर भेदभीत काही नाही असं जे ज्ञान ते मोर गाव हे काय विस्ताराने आहे हे उद्या सांग इथं आज पुरे इतकं मंगलमूर्ती मूर्ती एकोणीस दोन ब्याण्णव पासून पुढं ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदिसंस्थितं गणेशानं महावाक्यस्वरूपिणम् तत्त्वमस्याकृतिधरम् सिद्धिबुद्धियुतं भजे सिन्दूरोद्धूलिताङ्गम् किलकविलसितं चारुगौराङ्गरागम् गौराङ्गरागम् ददन्तम् स्मितमुखकमलम् ज्ञानमुद्राकराब्जम् चाजानुबाहुम् यतिवरममलम् शुद्धकाषाय वस्त्रम् योगीन्द्रम् श्रीगणेशम् परमगुरुवरम् गणपाचार्यमिडे मंगलमूर्ती मोरया सुत योगींद्राचार्य स्वामी महाराज की जय गणेश योगींद्राचार्य स्वामी महाराज की जय श्रीमद अंकुशधारी सद्गुरु योगींद्र महाराज की जय श्रीमद हेरंबराज सद्गुरु योगींद्र महाराज की जय श्री नगर भैरवराज महाराज की जय श्री संत श्रेष्ठ मुरिया गोसावी महाराज की जय भगवान महर्षी मुद्गल दक्ष प्रजापतीला गणेश चरित्र सांगत असताना मुद्गल पुराणाच्या सहाव्या खंडाचा विचार चालू आहे ज्या खंडामध्ये मोरेश्वर क्षेत्र वर्णन आलेलं आहे त्याचा कालपासून आपण या ठिकाणी विचार करत आहोत या मोरेश्वर क्षेत्राचे तीन निर्णाळे द्वार आहेत असा काल आपण विचार या ठिकाणी मांडला होता या तीन टप्प्यामध्ये हे क्षेत्र असल्यामुळं क्षेत्रागार देवागार आणि गर्भागार असे त्याचे नावं पुराणकारांनी ठेवलेले आहे यामध्ये गर्भागार अतिशय महत्त्वपूर्ण असं वर्णन केलेलं असून या गर्भागारामध्ये प्रत्यक्ष भगवान मयुरेश आपल्या सर्व वैभवासह वर्तमान पूर्ण रूपाने राहतात अशी या क्षेत्रामध्ये गणेशाची महती सांगितलेली आहे याच्यावत विश्वामध्ये जे काही आहे ते सगळं एकच भगवत तत्व भरलेलेलं आहे अनुरणीयान मातो महियान अशी वेदाची उद्घोषाची घटनाच आहे परंतु त्यातल्या त्यात पूर्ण स्वरूपाने ते परब्रह्म संपूर्ण वेशामध्ये ज्या ठिकाणी साकारित होतो असा जो काही भूमीचा विशिष्ट भाग तो हा मोरेश्वर क्षेत्राचा भाग आहे या ठिकाणी भूस्वानंद नावाने या विभागाला ओळखल्या जातो आणि परमात्मा या ठिकाणी प्रत्यक्ष वेशामध्ये राहतात अशी या पुराणकारांची मांडणी आहे भगवान मयुरेश उत्तराभिमुख राहतात आणि त्यांच्या डाव्या अंगाला सिद्धी नावाची देवता उजव्या अंगाला बुद्धी नावाची देवता या सगळ्या आपापल्या वैभवानुसार भगवंताच्या सेवेकरता उपस्थित असतात एकीच्या हातामध्ये चामर असतो तर दुसरीच्या हातामध्ये सुगंधी वस्तूचं पात्र असत देवी सिद्धी हातामध्ये चौरी घेऊन परमात्माला वारत असते तर भगवती बुद्धी हातामध्ये एक सुवर्ण सुवर्णरत्नजडीत पात्र घेऊन त्यामध्ये सुगंधी वस्तू ठेवलेलेल्या असं धरून मोरेश्वराच्या समोर उभी असते या तंत्राप्रमाणे युक्त असा परमात्माचा निवास या गर्भागारात प्रत्यक्ष मंदिरात तुमच्या गावात पाहायला मिळतो यानंतर या क्षेत्राची एक नित्य यात्रा म्हणून सांगितलेली आहे या नित्य यात्रेच्या माध्यमातून क्षेत्राच्या देवतेंचा रोज दर्शनाचा प्रकार सांगितला आहे आणि त्यामुळं क्षेत्राची माहिती होते भगवान मयुरेशाचं पूजन करण्याच्या पूर्वी जेव्हा साधक आपल्या स्थानावरून मंदिरामध्ये जाईल त्यावेळेला त्यांनी या यात्रेची आपल्यामध्ये शक्ती यावी सांगता व्हावी म्हणून मूषक राजाची परवानगी घ्यायची आहे भगवंताच्या ध्वजावर हे बसलेले असतात त्याचप्रमाणे समोर ही बसलेले असतात घरातला उंदीर आणि मोरगावचा मूषक याचा काहीही संबंध नाही लोक म्हणतात गणेश उंदरावर बसलेले उंदीर नाही हे मूषक म्हणजे ब्रह्मदेव विष्णू शंकर सूर्य या चौघा जणांनी आपलं तेज एकत्रित करून एक विशिष्ट प्रकारचं वाहन तयार केलं आणि त्या वाहनावर परमात्मा भगवान गणेश बसलेले असतात असं त्या मूषकाचं स्वतंत्र वर्णन आहे ते त्याच्या विचाराच्या वेळा येईलच यांची आधी परवानगी घ्यायची आणि मगच या नित्ययात्रेची सुरुवात करायची या नित्ययात्रेत सर्वप्रथम मंदिरात गेल्यानंतर देवगुह्य प्रभंजन होऊ नये म्हणून किंचित मंदिराचा सगळा विचार करून मंदिरात काय कार्यक्रम चालले आहेत याचं लक्षात ठेवून मग घंटा वादन करावं आणि एकच घंटा वाजवावा जितके लावले तितके घंटे वाजवायच्या भानगडीत पडू नये आणि निष्कारण तिथे गर्दा उत्पन्न करू नये दर्शन घेण्याची काही पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे दर्शन घेतलं तर त्याचा उपयोग होतो नाहीतर दर्शन तर होतच नाही लोकांना उपसर्ग होतो आणि लोकांना त्याच्याबद्दल संताप येतो भगवान आशीर्वाद देईल तेव्हा देईल आधी लोक शाप देतात हे काय आहे सगळं असं काही करू नये म्हणून आदब राखूनच सगळ्या गोष्टी कराव्यात यानंतर प्रत्यक्ष गर्भागारात गेल्यानंतर प्रभूला साष्टांग प्रणाम करावेत उद्दशा कराव्यात गणेशाच्या प्रणामामध्ये त्या गजासुराच्या चरित्रात सांगितलं होतं की आपल्याच विरुद्ध हाताने आपल्या दोन्ही कानाच्या पाळ्या धरून ठेवाव्यात आणि जमिनीवर मृदू मधुर असा तीन वेळ शब्द होईल असं आपलं डोकं खाले दगड आहेत हे लक्षात ठेवून आपटावं आणि त्या तंत्राप्रमाणे हळू नमस्कार करावा या नमस्काराने भगवान गणेश प्रसन्न होतात अशा तंत्रात नमस्कार पूर्वक प्रत्यक्ष अंतरग्रहामध्ये जावं इथे खाली सहस्र दल कमल आहे या सहस्र दल कमलाच्या खाली इक्षुसागर नावाचा एक लाल रंगाचा समुद्र आहे आणि त्या लाल रंगाच्या पाण्यात ते लाल रंगाचं कमल आहे गणेशाला लाल रंग का आवडतो हे उद्या आठवखंड जेव्हा येईल तेव्हा त्याचा विचार होईल तेव्हा तो सांगण्यात येईल या रक्तकमलावर परमात्मा बसले आहेत ते उत्तरेकडे तोंड करून आहेत चतुर्भुज आहेत शोंडादंडधारी आहेत शूर्पकर्ण लंबोदर एकदंत असं त्यांचं ध्यान आहे या प्रत्येकाचे अर्थ निर्णय होतात असे मधल्या कित्येक प्रवचनामध्ये सांगितलं गेलं आहे त्या तंत्राप्रमाणे पुराणाला धरून हे अर्थ करावेत ज्याच्या तोंडात एकच दात त्याला एकदंत म्हणत नाही असे सगळेच म्हातारे एकदंत होते एकदंत म्हणजे ज्याची एकट्याची सत्ता विश्वावर चालते त्याला एकदंत म्हणतात ज्याच्या तोंडात एक दात आहे त्याला एकदंत म्हणत नाही ज्याचं पोट उगत आहे त्याला लंबोदर म्हणत नाही मराठीत त्याचा अर्थ तसाच होईल ज्याचं पोट भलं मोठं तो लंबोदर असा गणेशाच्या लंबोदर शब्दाचा अर्थ नाही यशोदरात विश्वमिदम प्रसूतम ब्रह्मा जठरे तठरे स्थित हानी रूपम जठरम ही यस्यो लंबोदरंतम प्रणतोस्मि नित्य जो कुणाच्याही उदरातून जन्म घेत नाही आणि याची आवत विश्व ज्याच्या उदरातून जन्म धारण करते म्हणजे ज्याच्यापासून निर्माण होते त्याला लंबोदर म्हणतात ज्याची एकट्याची सत्ता जगावर चालते त्याला एकदंत म्हणतात भगवंताचं नाव शूरपकरण आहे परमात्मा दोन वस्तू आहेत धान्य स्वच्छ करण्याच्या पदार्थ स्वच्छ करण्याच्या एक आहे सूप आणि एक आहे चाळणी दोन्हीचंही कार्य धान्य स्वच्छ करण्याचं पण चाळणीचं कार्य दरिद्री आहे ते कोंडा जवळ ठेवून चांगलं खाली फेकून देते असं करायचं नसतं सुपाचं कार्य उलट आहे सूप कोंडा फेकून देऊन धान्य जवळ ठेवतो म्हणून प्रभूचं नाव सुवर्पाकरण आहे त्याचे कान मोठे आहेत कान मोठे आहेत म्हणजे सुपासारखे असे उगेच कान आहेत असा त्याचा अर्थ नाही बातम्या ज्या कानावर लाखो येतील त्या सगळ्या छानून घ्यायच्या आणि ज्या जरूर आहेत तितक्याच फक्त मनात ठेवायच्या बाकीच्या फेकून द्यायच्या हा शूर्पकरणाचा अर्थ आहे उगीच्या उगी लंबे कान काढले म्हणजे शूर्पकरण नाही होत अशा प्रत्येक नावाच्या मागे काहीतरी मतलब सांगितलेला आहे आणि त्याप्रमाणे गणेशाचं ध्यान आहे अशा तंत्रामध्ये भगवान या ठिकाणी सगळ्याच वैभवानी बसलेले पाहण्याकरता मिळतात या सिद्धिबुद्धींच्या समोर लक्ष लाभ आहेत अशी कल्पना करावी या लक्षलाभांच्या समोर मुदगल शोक हे प्रभूचं गुह्य जाणणारे असल्यामुळं भगवंताकडे तोंड करून नेहमी उभे असतात आणि भगवंताच्या मनात काय चाललं आहे हे सगळं एकटे मुदगल जाणू शकतात बाकीचे कोणी नाही आणि त्याच्यानंतर शुकाचार्यांचा नंबर लागतो म्हणून हे दोघ जण प्रभूच्या मनाचे साक्षीदार असल्यामुळं त्यांच्याकडे तोंड करून हात जोडून नेहमी उभे असतात काशी साधकांनी आधी त्या गर्भागारात गेल्यावर कल्पना करावी या ठिकाणी बाहेरचे कोणत्याही शब्दाचा उच्चार न करता मुकाट्याने त्याची पूजा करावी त्याच्या पायावर डोकं ठेवावं निघून यावं ज्याला अधिकार असेल मध्ये जायचं असेल त्यांनी नसेल त्यांनी दारातून हे सगळं गोजरवाणं ध्यान पाहावं आणि ती ती मर्यादा पाळावी महाराष्ट्रात अशा मर्यादा फार कमी आहेत दक्षिणेकडे तुम्ही गेलं म्हणजे तुम्हाला कळेल की देवाची आदब काय असते दर्शन कसं असतं काय असतं आपल्याकडे काही नाही आपण गेलो की देव मोकळा असला पाहिजे म्हणजे आपल्या तंत्रात देवाने वागलं पाहिजे ही आपली कल्पना आहे असं तिकडे बाकीच्या कोणाही प्रांतात नाही या तंत्राप्रमाणे जिथून योग्य सांगितलं आहे तिथून दर्शन घ्यावं दर्शन घेतल्यानंतर पूजा करतानाही आपल्या पूजेचा उपसर्ग दुसऱ्याला होऊ नये आपणालाही वेळ मिळून दुसऱ्यालाही वेळ मिळावा अशी दक्षता घेत लवकर आटपावं आणि बाहेर पडा असं बाहेर पडल्यानंतर नग्नभैरवाची पूजन करा हे सगळ्या गणेशाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे अधिकारी आहेत विश्वावर नियंत्रण यांचं चालत असत अद्भुत शक्तीचा एक विचित्र साठा म्हणजे नग्न भैरव ज्यांचं शासन उग्र आहे त्याला भैरव असं म्हणत असतात उग्र शासन किती असावं याचं सगळ्यात मोठं प्रतीक तुमचा नग्न भैरव आहे या ठिकाणी आत्ता विश्वामध्ये जे काही चाललं आहे वारा वाहतो आहे समुद्र आपल्या मर्यादेवर राहतो आहे ही भूमी नुसतं मातीचं ढेकूळ पाण्यावर तरत आहे आणि लक्षावधी वर्ष तरत आहे अद्याप पाण्यामध्ये ते बुडत नाही हे केवढा प्रचंड प्रकार आहे सत्तेचा आणि ती सत्ता ज्याची अप्रतिबंध असते त्याला नग्न भैरव असं म्हणत असतात या सत्तेचा वैशिष्ट्य हे आहे की जे काही विश्वाचे कार्यकर्ते आहेत यांना एक पै पगार नाही एक दिवसाची रजा नाही यांच्या बदली कोणी नाही यांनी संप करायचा नाही यांचे मोर्चे निघायचे नाहीत यांची बिनशर्त शरणागती नाही काय काही भानगडी नाही मुकाट्याने तुम्हाला उत्पन्न केल्यापासून तुम्ही संपे पर्यात तुमचं कार्य तुम्ही बिनडंक करा आणि गपचूप करा काही कुरकुर न करता करा अद्भुत सत्ता आणि त्या अद्भुत सत्तेचा प्रकार जेव्हा केव्हा माणूस मनामध्ये आणतो तेव्हा त्याला कळतं की काय नियंत्रण आहे काय अजब चमत्कार आहे एक विशिष्ट भरोसा या सडकेच्या अलीकडे हा येत नाही या भरोशावर हे मुंबई सारखं एक प्रचंड शहर सध्या उभं आहे काही नाही थोडी मर्यादा जर त्यांनी सोडली तर कशाचे बिल्डर कशाच्या बिल्डिंग कशाचं मुंबई काही काही पत्ता लागायचा नाही क्षणात सगळं जलमय होऊन जाईल परंतु भरोसा आहे की या सडकेच्या अलीकडे हा येत नाही हे कोणती मिनिस्टरी चालवते सत्ता ही नग्न भैरबाची सत्ता इथे दुसरा कोणताही बदलून आला मिनिस्टर तरी काय करू शकत नाही हे अद्भुत सत्ता अशा सत्तेच ज्यांच्याजवळ केंद्रीकरण झालेलं आहे ज्यांच्या इच्छेने हे सगळं चालतं यांना नग्न भैरव म्हणत असतात त्यांचं पूजन परमात्माच्या नंतर करावं यांची पूजा झाल्यावर अष्टबाजूला अष्टदिशेला अष्ट विनायक असतात या विनायकांची पूजा करावी आपल्या प्रत्येकाच्या शरीरात हे आठ विकार असतातच असावेतच आणि असणारच अगदी मुंगी मुंगीपासून पर्यंत सर्वांच्या शरीरामध्ये या आठ गोष्टी आहेत या तंत्राप्रमाणे या आठही गोष्टी अति आवश्यक आहेत आता याच्यानंतर जे कोणी येतील इथे आणि ज्या कोणाचे कीर्तन प्रवचन पुराण काय काय होईल तो प्रत्येक माणूस तुम्हाला हाच उपदेश करील काम सोडा क्रोध सोडा मोह सोडा मद सोडा मत्सर सोडा दंभ सोडा अहंकार सोडा असंच ऐकायला मिळेल यातला कोणी बोला विचारा तुम्ही काय सोडलंय काय उत्तर येतं काही नाही हे आठही विकार प्रत्येक प्राणी मात्रात जन्मजात राहतात आणि मरेपर्यंत राहतात काही सुटत नाही याचे स्वरूप बदलल्या जातील याच्यावर नियंत्रण तुम्ही ठेवू शकला तुमच्या बुद्धीच्या पगड्यामध्ये हे जर विकार बसले तर त्याचं स्वरूप बदलता येईल परंतु हे विकार नष्ट करता येणार नाहीत कुणालाच करता येणार नाही आणि हे मुंगी पासून ब्रह्माजी पर्यंत सगळ्या जीवित प्राण्यामध्ये पाहायला मिळतील मुंगी ही तिच्या तंत्राप्रमाणे प्रतिकार करते मुंगी ही तिच्या तंत्राप्रमाणे खाते पिते वासना करते ब्रह्मदेव ही करतात वासनेचे प्रकार निराळे असतील पण तो लोभच कुणाला वैकुंठ मेळा वाटत असेल कुणाला कैलास मिळावा वाटत असेल कुणाला स्वानंद मिळवावा वाटत असेल तोय तरी लोभच कुणाला चार पैसे मिळवावे वाटत असतील तोय लोभ याच्या तंत्राप्रमाणे याचा मामुली असेल त्याच्या तंत्राप्रमाणे त्याचा मोठा असेल पण हा विकारच काम सगळ्यामध्येच आहे कोणेही गोष्टीची इच्छा म्हणजे काम ती असणारच म्हणजे हे आठही असणारच यांच्यावर एका एका विनायकाच्या कृपेने नियंत्रण ठेवता येतो म्हणून वक्रतुंड एकदंत महोदर गजानन लंबोदर विकट विघ्नराज धूम्रवर्ण या अष्टविनायकांचं पूजन करावं या आठ जणांचं पूजन झाल्यानंतर बाहेर हा जो मोठा कासव आहे याला क्षेत्र देवता म्हणत असतात या ठिकाणी मोरेश्वर क्षेत्रात जितक्या काही देवता आहेत इतक्या सगळ्या अंशरूपानी प्रभूच्या समोर हात जोडून उभ्या आहेत आणि विश्वात जेवढे क्षेत्र आहेत जितके काही तीर्थ आहेत ते सगळे तुमच्या या मोरेश्वर क्षेत्रामध्ये आहेत यांचे प्राणभूत जे आत्मे आहेत ज्या देवता आहेत त्या सगळ्या इथे या क्षेत्र देवतेच्या माध्यमामध्ये उभ्या असतात म्हणून याची आदब फार मोठी राखायला पाहिजे याच्या पुढे गणपत्यांनी नंदीची पूजा का करायची नंदी तर शंकराचं वाहन आहे मग तिथे गणपतीच्या समोर नंदी कशाला हे आगाऊ काय आहे असे पुष्कळांचे प्रश्न आहेत प्रश्न पुष्कळ असतात उत्तर काही जण देतात काही जण देत नाहीत काही जण भलतेच देतात विचारलं काय हेच लक्षात घेत नाही आणि उत्तरं भलतेच देतात आज एक कोणीतरी महाशय आले होते त्यांनी एक कोणती तरी चिठ्ठी आणून ठेवली आम्ही आमच्याच वाचनाच्या धूनमध्ये होतो आम्ही काही पाहिलं नाही बुवा आहे की बाई आहे परंतु त्यांनी त्या चिठ्ठीत लिहिलं की ज्याचं <clears throat> जड तत्वावर अणुरेणूवर प्रभुत्व आहे त्याला पांडुरंग म्हणावं आमचा प्रश्न कळलाच नाही असा अर्थ आहे आम्ही असं विचारलं नाही आम्ही आमच्या मनानं विचारलंही नाही खरं म्हणजे परंतु जे विचारला आहे प्रश्न तो असा की जगामध्ये जितक्या काही पांडुरंगाच्या मूर्ती आहेत त्या सगळ्या काळ्या पाषाणाच्या आहेत देवाचा रंग मूळचा काळा आहे पण त्याचं नाव पांडुरंग आहे ते का एवढाच प्रश्न आहे बाकी काही नाही परंतु आता काही उत्तर द्याल तर कसं काय नाही म्हणून तो सगळीकडे भरलेलेला आहे म्हणून त्याला निर्गुण निराकार म्हणून पाठवून घ्यावं हे प्रश्नाचं उत्तर आहे का अशी एक चिठ्ठी आज आम्हाला आली असं नाही तुम्हाला आमचा प्रश्नच कळला नाही असा त्याचा अर्थ आहे जर देव रंगानी काळा आहे आपला देव रंगानी शेंद्री आहे आता याला उद्या कोणी कृष्णमूर्ती म्हटलं तर नाही म्हणजे मला वाटलं कृष्णमूर्ती तुला वाटून काय करायचं तुला वाटण्याचा प्रश्न काय आहे काय कृष्णमूर्ती आणि उद्या उगेच श्रीकृष्णाला जाऊन जर तुम्ही मथुरेला म्हणाल हा काय सेंद्रिय शहाणपणा होईल का आहे का तो सेंद्री तो जर तिथे काळा बोर उभा आहे तर त्याला सेंद्री म्हणण्याची गरज काय म्हणजे रंग कळतात का आधी हा प्रश्न पहिला म्हणजे प्रश्नाचं उत्तर नाही आलं काहीतरी आलं आणि ते आम्ही मुद्दाम इथे तो प्रश्न मानला या करता की लोकांनी आम्हाला प्रश्न विचारून बेजार करू नये म्हणून आम्ही एक पिल्लू सोडून दिलो तर विचार एकोणीस दिवस झाले अद्याप काही उत्तर आलं नाही दोन दिवस राहिले येणार नाही अशी आमची खात्री आहे कारण त्याला कारण एक आहे याला जे काही वाङ्मय वाचायचं ते वारकरी नाही वाचायचे ते शांकर संप्रदायाचं वाङ्मय वाचल्याशिवाय तुम्हाला याचं उत्तर नाही सापडायचं आणि शांकर संप्रदायाचं वाङ्मय वारकरी वाचायचे नाही वाचायचे नाही ते उत्तर मिळायचं नाही आणि या नावापेक्षा त्यांचं महत्वाचं नाव जगात नाही पांडुरंग पांडुरंग जितकं म्हणतील ते विठोबाला तितकं दुसरं कोण्याच नावाने हाक मारल्या जायचं नाही आणि पांडुरंग म्हणजे ज्याचा रंग पांढरा तो असं प्रत्यक्ष आहे का कुठेतरी पांढरी मूर्ती आहे का कोण्या तरी वारकऱ्याला माहित आहे का म्हणजे हे सगळ्या घटना काही विशिष्ट कारणाकरता असतात आणि त्याच्याहून ते नावं पडलेले असतात हा विचार करा म्हणजे मग बाकीचं काय चाललंय आपलं प्रवचन याचं लक्षात येईल कोणती गोष्ट विचाराने ठरवा हे आता पुढे सांगायचंच आहे आपल्याला जेव्हाही द्वारयात्रा सांगितल्या जाईल तेव्हा याचा आपण विचार करू आत्ता आपलं हे नित्ययात्रा प्रकरण चाललेलं आहे या अष्टविनायकांची पूजा करून या ठिकाणी क्षेत्रदेवतांची पूजा केली की नंदिकेश्वराचं ध्यान करावं त्यांची पूजा करावी नंदी हे धर्माचं प्रतीक आहे भगवान धर्मावर अधिष्ठित असतात परमात्माची बैठक धर्मावर असते म्हणून नंदी हे धर्माचं प्रतीक समजलं जातं भगवान शंकर बैलावर बसत नाही भगवान शंकराची बैठक धर्मावर असते म्हणून शंकराचं वाहन नंदी हे समजलं जातं कुठलाही बैल उगा गुमगुम वाजत फिरवला म्हणजे तो महादेवाचा बैल आणा द्या पाच पैसे महादेवाच्या बैलाचा या बैलाचा संबंध का घरात खडखड करणारे उंदरण आमचा मूषक याचा संबंध का घरोघरचे उंदरण म्हणजे मूषक काहीतला असा काहीच संबंध नाही त्याचा या तंत्राप्रमाणे किंते हनुमान कपिही झाडावर उड्या मारणारा हनुमान सारखाच काय नाही म्हणजे आहे माकड अरे कोणकडे हे दरिद्री माकड कोणकडे भगवान हनुमान हनुमान म्हणजे साधा माकड होईल का असं कधीच होत नसतं म्हणून या प्रत्येकाचे काय मतलब आहे ते आधी समजून घ्या आणि त्यावर त्याची पूजा अवलंबित आहे इथे नंदीचं जे स्वरूप आहे ते धर्माचं स्वरूप आहे म्हणून धर्माची पूजा केल्याशिवाय नित्ययात्रा कशाची या पूजेमध्ये देवता का असाव्यात यांच्यात असलेला प्रकार आपल्यात उतरावा म्हणून यांची पूजा का करायची या सगळ्या चिन्हांची या सगळ्या देवतांची या सगळ्या तेजांची ते आपल्यामध्ये यावं म्हणून आपल्या धर्माचा आविष्कार यावा म्हणून नंदिकेश्वराची पूजा करायची त्याच्या खाली आलं म्हणजे मूषक राज लागतात इतका टोलायच्या मूषक संपूर्ण हिंदुस्थानदार आता पुन्हा कुठेही पाहायला मिळायचं नाही भगवान गणेश मूषकावर बसतो म्हणजे काय हे बघ कुणीतरी पत्रिकेवर पाहिलेल्या मूषकाकडे गणपतीकडे पाहून नाही समजायचं त्याला मोरगावला यावं लागेल आणि एवढा टोल आहे पाहिल्यावर कळेल हा याच्यावर बसता हरकत म्हणजे सगळ्याच गोष्टी इथल्या वैभवाला शोभण्यासारख्या केल्या गेलेल्या आहेत आणि हा मूषक म्हणजे काळाचं प्रतीक आहे काळ आयुष्य कुरतडून काढत असतो तशाच प्रकारे मूषक हा आयुष्य कुरतडून काढतो मूक्ष म्हणजे स्थेय चोरी या अर्थाने हा शब्द वापरला जातो मालकाला न समजता भोग भोगणे हा मूष शब्दाचा अर्थ आहे आत्म्याला न समजू देता मी सफाईदार चोरी करतो असं प्रत्येक उंदराला वाटत असत त्याचा गुणधर्म आहे कातरून टाकणे खाणे नाही खराब करणे आयुष्य खराब होत पण आयुष्य खराब न व्हावं म्हणून आणि अगदी समाजातला छोट्यातला छोटा घटक सुद्धा का आम्ही पडतो त्याच्यावर ही आपली सत्ता असावी लागते तेव्हा त्याला विश्वाचं नियंत्रण करता येतो हे जाणून देण्याकरता भगवान गणेश मूषकावर बैठक करत असतात एका मायाकरासूर नावाच्या दैत्याचं एक वरदान आहे दैत्य असे अजब अजब झाले आणि त्यांनी इतकं निर्णाळ शोधून काढलं की आपलं मरण कसं टाळता येईल अनेक प्रकार झाले आजपर्यंत मरण टाळण्याचे पण कुणालाही टाळता आलं नाही त्यामुळं प्रत्येकाने हे लक्षातच ठेवायचं आपणाला मरायचं आहेच आणि ते आपल्या मनात नसलं तरी येणार ते चुकणार नाही ते सुखात यावं आपण माणूस म्हणून जगावं आणि माणूस म्हणून आपणाला मरता यावं हे कळण्याकरता या मूषकाची पूजा करायची आहे वास्तविक जितके उत्सव केले जातात खरं म्हणजे मोठी मजेदार आहे घटना ती षष्ठाब्दीपासून सुरुवात होते षष्ठाब्दीचा पहिला उत्सव पंचाहत्तरीचा दुसरा उत्सव ब्याऐंशी साल एक्क्याऐंशी साल लागला म्हणजे तिसरा उत्सव आणि शंभराचा चौथा उत्सव तीन उत्सव याला करता येतात चौथा लोकांनी करायचा असतो तो याला करता येत नाही तो दुसऱ्यांनी करायचा परंतु तीन उत्सव करायचे किती उड्या मारतो हे षष्ठाब्दी आहे आणि षष्ठाब्दी आहे म्हणजे साठ साल वाया गेले हे लक्षात घ्या आता पुढे साठ नाही पंचाहत्तरी आहे म्हणजे झालं गेले पंचाहत्तर आता पुढे पंचाहत्तर नाही आता पंचवीस उरले हे माणसानी तयारी करावी याकरता त्याला सूचना आहे ती जरा लक्षात ठेव किती आयुष्य गेलो आणि त्यात तू माणूस म्हणून काय कमावलो याचा जरा विचार कर याकरता हे तीन वेळ एकदा नाही तीनदा सूचना आहे त्या एक्क्याऐंशी वर्ष लागलं की सहस्राचांद्र दर्शन आहे त्यावेळेला त्याच्या जीवनात एक हजार शुद्ध द्वितीया होतात अधिक मासासह एक्क्याऐंशी वर्ष झाले की एक हजार शुद्ध द्वितीया होतात एक हजार शुद्ध चंद्राचं दर्शन त्याला त्याच्या आयुष्यामध्ये घडलेले असतो म्हणून त्याला सहस्र चंद्र दर्शन असं म्हणत असतात हा तिसरा उत्सव याच्यात जे दीर्घजीवी लोक आहेत त्यांची पूजा होत असते या पहिल्या उत्सवात मार्कंडेयाची पूजा होते दुसऱ्या उत्सवात लोमशाची पूजा होते तिसऱ्या उत्सवात भ्रशुंडी महाराजांची पूजा होते याला सूचना देण्यात येते इतकं गेलं बरं आता फार थोडं उरलं आहे काहीतरी आता याचा पुढचा उपयोग चांगला कर आणि भगवंताच्या नामस्मरणाचा जप करत राहा परंतु हा परक्याच्या तंत्रामध्ये जगत असतो हे हे मूषक तुम्हाला समजावून सांगतो हे सगळं माणूस स्वतःच्या भरोशावर चाळीसच वर्ष जगतो माणसाचं मूळचं आयुष्य चाळीसच वर्षाचं परंतु पुढे तीन प्राण्याचं वीस वीस वर्षाचं आयुष्य माणसाने हावरेपणाने मागून घेतलं हे तीन प्राणी ब्रह्माजी महाराजाकडे आले याच्यात पहिल्या प्राण्याने सांगितलं महाराज माझं आयुष्य फार वाढवलं पण मला इतक्याची काही गरज नाही अर्धा असलं तरी पुरं झालं ब्रह्माजी म्हणतात दिलं तर खरं पण आता तुला नको असेल तर कोणीतरी प्राण्याला विचार कोणी घेतो का हे तर सगळ्यांनी सांगितलं आपण जे केली आहे व्यवस्था ती आम्हाला मान्य आहे विश्वात फक्त एक माणूस आवरत आहे या माणूस नावाच्या प्राण्याने सांगितलं काय हरकत नाही तुम्ही मला द्या ते म्हणून वीस वर्षाचं त्याचं आयुष्य यानं मागितलं दुसरा आला त्यांनी प्रार्थना केली महाराज मला फार आहे आयुष्य इतकं काही मला नको माझं अर्ध असंच आपण कुणाला तरी द्या ब्रह्माजी म्हणतात विचार कोण्या प्राण्याला त्याही वेळेला कोणी कोणी हो म्हटलं नाही पुन्हा माणूस पुढे आलाच त्यांना काय हरकत नाही ते मला द्या ब्रह्माजी म्हणतात तथा असतो तिसरा प्राणी आला त्यांनी सांगितलं मला हे भयंकरच आहे इतकं काय करायचं महाराज माझंही कमी करा माणूस पण तो मला द्या असं पुढचं साठ वर्षाचं म्हणजे एकूण माणूस शंभर वर्षात जगतो या शंभर वर्षात तो माणूस म्हणून त्याच्या स्वतःच्या धडाडीने उड्या फक्त चाळीसच वर्ष मारतो त्यावेळेला तो आपलं स्वतःच जीवन जगतो याच्या पुढे त्यांनी गाढवाचे वीस वर्ष घेतले तो बाकीच्या प्रपंचाकरता वीस वर्ष झटत राहतो हे बायकोला पाहिजे ते पोराला पाहिजे हे अमुकाला पाहिजे ते तमुकाला पाहिजे आणि हा म्हणतो मी आहे म्हणून चाललंय केवढा त्रास आहे माझ्या माग तुला कोणी सांगितलं होता करायला हे तू करतो म्हणजे दुसऱ्याचं काय करतो साडी घेतो तुझ्याच बायकोला घेतो जिला मिळत नाही तिला साडी घेतली का ज्या पोराला पुस्तक सापडत नाही त्याला कधी घेऊन दिलं का ज्याला कधी दप्तर मिळत नाही त्याला कधी दिलं का तुझ्याच पोट्याने चारदा दप्तर फाडले तर त्याच्या लोकावर काय जबाबदारी आहे नाही म्हणजे मला कोणी मदत करत नाही तुला सांगितले कोणी इतके पोरं तयार करायला म्हणजे हा दुसऱ्याचं जीवन जगतो गाढवाचं गाढव जसं लोकाकरता मेहनत करतो तसा हा परिवारा करता वीस वर्ष मेहनत करतो पुढे याला मेहनत करणं होत नाही याच्या पुढचं जीवन तो कुत्र्याच जगतो ओरडतच राहतो हे पाठी उचलू नको हे तांब्या उचलू नको हे पाठ काढू नको हे भाग्य घेऊ नको पोरगा आलं का बायको गेली का सुनबाई आली का ओरडतच राहतो नको त्या चौकशात पोस्टमन आला का म्हणजे अडचण आली काय सत्र कोणाचं आलं काय तू गपचूप बस तुला करायचंय काय कोणी घरातलं जर तुला विचारत नाही तर तू कशाला पंचायत करतो पण याला सगळ्या मूर्खाच्या चौकशा भुकतच राहतो भुकतच राहतो कारण जीवन त्या कुत्र्याकडून घेतलेलं असतं त्याचा गुणधर्म भुकायचा तेवढा याच्याकडे चालत असतो हा पुढे साठ वर्ष ते ऐंशी वर्षापर्यंत कुत्र्याचं जीवन जगतो याच्या पुढे हा घुबड्याचं जीवन जगतो याला प्रकाश होत नाही आवाज ऐकू येत नाही दिसत नाही कळत नाही कुठेतरी एका बाजूला पडलेला पण गपचूप पडत नाही कुरकुर कुरकुर कुरकुर चालू असं तिघा जणांचं जीवन हा चाळीस वर्षाच्या पुढे वीस वीस वर्ष या टप्प्याने साठ वर्ष जगतो असे याचे शंभर वर्ष होतात हे मूषक तुम्हाला रोज सांगतो अरे मी तुझं आयुष्य कमी करतोय कुरतडतोय तू सावध हो म्हणून याची पूजा करायची आहे याचं प्रतीक समोर ठेवायचं आहे की काळाच्या उदरात आपण चाललो आपण काळाचे भक्ष कोण्या क्षणाला होऊ याचा नियम नाही तो पर्यंत मोरया दिसला पाहिजे हे या मूषकाकडून तुम्हाला रोज संदेश मिळतात पण कोणी त्याचं लक्षात घेईल तर अशी सगळी परिस्थिती आहे आपल्या जीवनाची याच्या पलीकडे देवी गंगेचं ब्रह्मकमंडलूचं आणि गणेश कुंडाचं पूजन सांगितलं आहे मध्यंतरी गणेशांचे तत्वज्ञान सांगणारे सर्वोपरी मोठे आचार्य या कलियुगामध्ये गिरिजासुत महाराजानंतर नंबर दोनचे गणेश योगेंद्राचार्य झाले आणि ते प्रत्यक्ष मुद्गलावतार असल्यामुळं रस्त्यातच त्यांची समाधी लागते अशा दिव्य माणसांचे दिव्य विग्रह रस्त्यात लागले म्हणजे ते ओलांडून जाऊ नये म्हणून गणेश योगेंद्रांचं पूजन करावं तिथेच जवळ अंकुशधारी महाराज आहेत ज्यांच्या कृपेनं हा मार्ग आजच्या लोकांना मिळाला आहे यांची समाधी तिथेच आहे त्यानंतर आमच्या महाराजांचा नंबर आहे म्हणून एकाच मंदिरात ह्या तीन समाध्या असल्यामुळं या तिन्ही समाधींचं पूजन करून पुढे गणेश कुंडावर जा नित्ययात्रेत काही मुदगलात ह्या तीन समाध्या नाहीत कारण त्यावेळेला हे नव्हतंच तर ते कसं सांगणार म्हणून त्याच्यानंतर हे घडलेले प्रकार आहेत गणेश कुंडाचा आणि ब्रह्मकांडलू गंगेची पूजा करावी तेथे तीर्थराजाचं पूजन करावं गमन करते ती गंगा हे गंगेचं महात्मा आता सांगूच आपण आज सांगू नाही तुम्हाला झालं तर उद्या सांगू पण ते गंगेचं महात्मा सांगायचंच आहे त्यावेळेला याचं वर्णन करा काही गोष्टी ऐकल्यानंतर बऱ्या वाटतात अद्यापपर्यंत या ब्रह्मकमंडलूचा उत्सव केला जातो म्हणे आणि त्याचं आमंत्रण आमच्याकडे आलं होतं कालपासून दोनदा तीनदा आम्हाला सूचना आल्या आम्ही की त्यावेळेला येऊ शकत नाही पण यंदा उत्सव होणार आहे असं ऐकलं प्रतिवर्षी होतो म्हणे फार चांगली गोष्ट आहे या सगळ्या घटना त्या त्या क्षेत्रामध्ये अवश्यमेव व्हाव्यात देवी ब्रह्मकमंडलूचं गणेशकुंडाचं अति मोठं महत्व आहे आणि या तिघांना उपमा दुसऱ्या नाहीत हे अनुपमेय आहेत यांच्याकरता शब्द नाहीत आणि कुणाची योग्यता किती इथे नग्न भैरवाची योग्यता किती असा कोणी प्रश्न केला किंवा इथे गणेश कुंडाची योग्यता किती असा जर कोणी प्रश्न केला तर जी काही योग्यता भगवान मयुरेशाची असेल ती एवढंच त्याचं उत्तर देता येईल त्यांची किती त्यांची किती त्याचा वेद जिथे नेती नेती म्हणतो तिथे पुंडशास्त्री कोण्या झाडाचा पाला तो त्यांचं काय शब्दात वर्णन करणार त्या प्रभूच्या वर्णनाला शब्द नाही ते अनुपमेय असं ते वर्णन आहे ते शब्दातीत वर्णन आहे म्हणून या दोघांची जी काही सामर्थ्य संपन्नता असेल ती भगवान मयुरेशाची जितकी आहे तितकी आहे असा त्याचा अर्थ घ्यावा या गणेश कुंडाचं ब्रह्मकमंडलूचं पूजन करून परत मंदिरामध्ये यावं इथे आल्यानंतर समी देवीची पूजा करा सर्व विघ्नांचा विनाश करणारी सामर्थ्य देणारी अशी ती वृक्षरूपानी असणारी देवता हिचं या ठिकाणी पूजन करावं तिथे शमी विघ्नेश नावाच्या गणेशाचं पूजन करावं यानंतर सगळ्या इच्छा प्रफुल्लित करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्या मंदाराची पूजा करा या ठिकाणी मंदार गणेशाचं पूजन करावं नंतर सर्व रोगांचा विनाश करणारी जी दुर्वा त्या दुर्वेची पूजा करावी हे शमी मंदार दुर्वा गणेशाला आवडण्याचं मुख्य कारण गणेश म्हणजे आत्मा आत्म्याच्या माध्यमातून शरीराचे भोग भोगायचे असतात या शरीराला ज्या काही तीन प्रकारच्या व्याधी होतील सात्विक राजस तामस या तीन व्याधी या शमी मंदार दुर्वा यांच्या माध्यमातून दूर होतील म्हणून रोजच्या पूजेत देवतेसारखी यांची योजना असून यांची फार महती सांगितलेली आहे म्हणून यांचं क्रमाक्रमाने पूजन करावं या पूजनाच्या वेळा हे वृक्ष आहेत ही कल्पना डोक्यात ठेवून हे गणेशच आहे म्हणून गणेशाच्याच मंत्राने यांचं पूजन करावं गणेशाच्याच उपचाराने यांची पूजा करावी या तंत्राप्रमाणे शमीमंदार दुर्वांची पूजा झाली म्हणजे शुक्ल चतुर्थीची पूजा करावी गणेशाच्या व्रतात सर्वोपरी श्रेष्ठ व्रत म्हणजे चतुर्थी आणि जसं गणपत्यांचं पहिलं पथ्य आहे की द्वादशांगी सेंदूर लावल्याशिवाय काही काम करायचं नाही असे दोन्ही चतुर्थ्या केल्याशिवाय गणेश प्रसन्न कधीही होत नाही आणि यथा शुक्ला तथा कृष्णा जशी शुक्ल पक्षातली करावी तशीच कृष्ण पक्षातली चतुर्थी केली पाहिजे ती एकवीस मोदकाची मिठाचा लागेपर्यंत हे सगळं लबाड हे काही खरं नाही मिठाचे मोदक हीच करते पूर्णाचे मोदक हीच करते हिला नक्की माहित असते मिठाचा कोणता आहे पोट भरेपर्यंत मिठाचा मोदक हातात येत नाही मिठाचा मोदक आला की पुढे ही जेवत नाही पुढे हिला जेवायची इच्छाच राहत नाही तर खाते काय म्हणून बुद्धिपतीला निर्बुद्ध करण्याचा प्रयत्न लोक करतात भगवान हसत असेल काय मूर्खांचा बाजार आहे आम्ही यांना बुद्धी देतून हे आम्हालाच फसवायचा प्रयत्न करतात याला गणेश भक्त म्हणत नाही आमचा मालक बुद्धिपती आहे त्याला आम्ही काय समजावून सांगणार तो सगळ्या विश्वाला सांगणार आहे अशा तंत्रामध्ये जे काही कामनिक लोक आहेत त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांच्या कामना पूर्ण व्हायच्या असतील आणि त्या गणेशाच्या व्रताने होतात असा जर त्यांचा विश्वास असेल तर जशी शुक्ल पक्षाची चतुर्थी करावी अशीच कृष्ण पक्षाची करावी या चतुर्थीचे चतुर्थी खंडामध्ये वर्णन केलं होतं ते कसे सोडायचे ते सांगितलं होतं कुण्या चतुर्थीला काय खावं याचाही विचार केला होता ते ज्याच्या लक्षात असेल त्यांनी त्याप्रमाणे करावं लक्षात नसेल आनंदाची गोष्ट आहे विसरून जाणं हा मानवाचा धर्म आहे आणि सगळंच विसरतो म्हणूनच तो जगतो इतकं सगळं लक्षात ठेवल्यावर त्याला जगता येणार नाही विसरतोय विस्मृती फार चांगली आहे नसती तर फार घोटाळा झाले असते कारण अनेक प्रकारचे दुःख जर त्याला पक्केच त्याच्या लक्षात राहिले असते तर माणूस जगूच शकला नसता म्हणून विस्मृती हे फार चांगली वस्तू आहे पण त्याचा अर्थ जे ऐकलं ते विसरून द्यावं असा मात्र नाही पण नेमकं तेच घडतं आणि नको ते काही विसरल्या जात नाही ते लक्षातच राहत आणि जे लक्षात राहावं ते नेमकं विसरल्या जात हे या शमी मंदार दुर्वेच्या आणि चतुर्थीच्या पूजेनं नाहीच होतो म्हणून चतुर्थीची पूजा करणं आवश्यक असतं अशी चतुर्थीची पूजा झाली की पंचायश गुरु भगवान महर्षी भ्रषुंडी महाराज यांची पूजा करावी या पूजेनंतर कृष्ण चतुर्थीची पूजा करावी इथे कल्पविनायकाची कल्पवृक्षाची पूजा करावी नंतर देवळामध्ये शुकमुद्गल उभे आहेत म्हणून त्यांचं पूजन करावं बाहेर बल्लाळ विनायक नावाचे गणेश त्या घंट्याखाली आहेत म्हणून तिथे बल्लाळ विनायकाची पूजा करून पूर्वद्वारावर यावं देवळाच्या चार बाजूला चार टप्पे चार द्वार आहेत इथे रमा रमेश यांच्या सह वर्तमान द्वार द्विभज गणेश यांच्या मांडीवरती मांजारी नावाची देवी काल हे सांगितलं होतं यांची पूजा करावी दक्षिणेकडे उमामहेश्वर आहेत विश्वामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे ती आणि हात जोडून उभी आहे या मूर्तीला सगळ्या शेंदूर आहे त्याच्यानंतर जे दोन महादेव आहेत त्यांनाही शेंदूर आहे कारण गाणपत्यांचं सगळ्यात महत्वाचं तंत्र आहे सिंदूर धारण भगवान शंकरा इतके गाणपत्य जगात कोणी नाही म्हणून परमात्मा शंकर सगळ्या अंगाला शेंदूर लावून भस्म लावून बसलेले असतात असं त्यांचं इथे प्रतीक प्रत्यक्ष पाहायला मिळतो आणि गणेशाच्या मंदिरात शंकर हात जोडून उभा आहे असं जर कुठे असेल तर संपूर्ण हिंदुस्थानात एक तुमचं मोरगावचं मंदिर बाकी असं कुठेही दृश्य दिसणार नाही की शंकर हात जोडून उभे आहेत आणि भगवान गणेश आपल्या वैभवानं बसले आहेत असं फक्त एकट्या या मोरगावला पाहायला मिळतं बाकी कुठेही मिळत नाही असं त्या दक्षिणद्वाराचं अर्थ मंडपाचं पूजन करावं नंतर काममंडपामध्ये यावं इथे रती मदनासह भगवती आदिशक्ती परांबा दुर्गा राहते हिच्या जवळ त्या आश्रया शक्तीला धारण करणारे द्वारद्विभज गणेश बसलेले असतात म्हणून त्यांची पूजा करावी इथे कामचर्चा पहिल्या द्वारावर चर्चा करा दुसऱ्या द्वारावर अर्थचर्चा अर्थचर्चा म्हणजे पैसा कसा मिळवावा असं नाही आणि कामचर्चा म्हणजे सगळे कामशास्त्राचे पुस्तक तिथे वाचावेत असा त्याचा अर्थ नाही उपभोग भोगताना मी मनुष्य आहे मला काय सोडून काय भोगलं पाहिजे याचा विचार मनात आण